आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया याच कारणासी आमी वैकुंठवासी आमी वैकुंठवासी सं मार्ग आडरानी भरले जग झाडू सन्ता मार्ग आडरानी भरले जग उचिष्ठा भाग शेष उरले ते सेवू उचिष्ठा च भाग शेष उरले ते सेवू आमी वैकुंठवासी वैकुंठवासी अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने विषय लोभी साधने बुडविली साधने बुडविली आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी भक्तीचा कळिकाळासी दरारा पिटू भक्तीचा डांगोरा कळिकाळासी दरारा पिटू भक्तीचा डांगोरा काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार जय जयकार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे करा जय जयकार आनंदे आनंदे आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वरताया बोलले जे ऋषी साच भावे वरताया आलो आलोयाचिकारणी आमी वैकुण्ठवासी आमी वैकुण्ठवासी